ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय पाचवा दुर्वासाची दुःख निवृत्ती शुक म्हणाला भगवंतांनी असे सांगितल्यानंतर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेला दुर्वास परत अंबरीशाकडे आला आणि अत्यंत दुःखी होऊन त्याने राजाचे पाय धरले दुर्वासाचे हे कृत्य पाहून आणि त्याने पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीशाने भगवंताच्या त्या चक्राची स्तुती केली अंबरीश म्हणाला हे सुदर्शना तू अग्नी भगवान सूर्य नक्षत्र मंडळाचा अधिपती चंद्र आहेस जल पृथ्वी आकाश वायू पंच तन्मात्रा आणि सर्व इंद्रिय सुद्धा तूच आहेस भगवंतांना प्रिय एक हजार दात असणाऱ्या हे सुदर्शना मी तुला नमस्कार करतो सर्व शस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा तू या ब्राह्मणाचे रक्षण कर तूच धर्म मधुर आणि सत्यवाणी सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञ सुद्धा आहेस तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्व स्वरूप सुद्धा आहेस परमपुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस हे सुनाभा तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षण करता आणि अधर्माचे आचरण करणाऱ्या असुरांचे भस्म करणारा अग्नी आहेस तो तिन्ही लोकांचा रक्षक विशुद्ध तेजोमय मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भुत कर्मे करणार आहेस तुला नमस्कार असो मी तुझी स्तुती करतो हे वेदवाणीच्या अधीश्वरा तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते तुझा महिमा जाणणे कठीण आहे लहान मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात तेव्हा तू दैत्य दानवांच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांच्या भुजा पोट जांघा पाय मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस हे विश्वरक्षका सर्वांचे प्रहार सण करणाऱ्या तुला गदाधारी भगवंतानी दुष्टाच्या नाशासाठीच नेमले आहे तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासाचे कल्याण कर आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल मी जर काही दान केले असेल यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल जर आमच्या वंशातील लोक साधू जनांना आपले दैवत समजत असतील तर दुर्वासाचा त्रास नाहीसा होऊ सर्व गुणाचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्याच्या आत्म्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील तर दुर्वासाचा सर्व त्रास दूर होऊ श्रीशुक म्हणाला दुर्वासाचा सगळ्या बाजूनी दहा करणाऱ्या भगवंताच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाला आणि त्याचे चित्त स्वस्थ झाले तेव्हा तो त्या राजाला उत्तम आशीर्वाद देत त्यांची प्रशंसा करू लागला दुर्वास म्हणाला धन्य आहे आज मी भगवंताच्या भक्ताचे महत्व पाहिले राजन मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत आहेस ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे त्या साधू पुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो त्या भगवंताच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते महाराज आपले हृदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राणाचे रक्षण केले राजा काहीही न खाता त्याच्या परत येण्याची वाट पाहत होता आता त्याने दुर्वासाचे चरण धरून आणि त्याला प्रसन्न करून भोजन घातले राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झाला आणि राजाला आदराने म्हणाला राजन आता आपणही भोजन करावे भगवंताचे भक्त असणारे आपले दर्शन स्पर्श संवाद आणि मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणाऱ्या आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्न आणि उपकृत झालो आहे स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील ही पृथ्वी सुद्धा आपल्या परमपुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील शुक म्हणाला दुर्वासाने अतिशय संतुष्ट होऊन राजाच्या गुणांची प्रशंसा केली त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या लोकाकडे तो आकाशमार्गाने गेला दुर्वास परत येईपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला इतके दिवसपर्यंत राजा त्याच्या दर्शनाची इच्छा मनात धरून फक्त पाणी पिऊनच राहिला जेव्हा दुर्वास निघून गेला तेव्हा त्याने भोजन करून उरलेली अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले आपल्यामुळे दुर्वासाला दुःख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्याची सुटका झाली या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊ नये त्याने तो भगवंताचाच महिमा मानला अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा परब्रह्म परमात्मा श्री भगवंताविषयी भक्ती वाढवित होता त्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग नरकासमान वाटत होते त्यानंतर अंबरीशाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपवला आणि तो स्वतः वनात निघून गेला तिथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतामध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरूप संसारातून तो मुक्त झाला महाराज अंबरीशाचे हे परमपवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो तो भगवंताचा भक्त होतो या ठिकाणी पाचवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू